ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय नववा वर मिळून ध्रुवाचे घरी परतणे मैत्रे म्हणाले भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीशी झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले त्यानंतर विराट स्वरूप भगवान गरुडावर आरूढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंताच्या विजयसारख्या दैदिप्यमान अशा ज्या मूर्तींची आपल्या हृदय कमलामध्ये ध्यान करीत होता ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडली तेव्हा लगेच भगवंताचे ते स्वरूप त्याने बाहेर आपल्या समोर पाहिले प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातली नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की जणू नेत्राने त्यांना पिऊन टाकावे मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हाताने त्यांना आलिंगन द्यावे तो हात जोडून प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी असेही त्याला वाटत होते परंतु कशी करावी हे त्याला कळत नव्हते यांनी हरिनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्ण आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला भविष्यकाळात पद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याच क्षणी दिव्यवाणी प्राप्त झाली जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला ध्रुव म्हणाला प्रभो आपण सर्व शक्ती संपन्न आहात आपणच माझ्या अंतकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केली जे हात पाय कान त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांना ही चेतना देतात त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो भगवंत आपण एकटेच आपल्या अनंत गुणमयी मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामी रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्यांच्या अधिष्ठानरूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासतात जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडामध्ये प्रकट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपामध्ये भासतो अगदी त्याचप्रमाणे हे आहे हे नाथ सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावानेच झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते हे दिनबंधू त्याच आपल्या चरणस्थलाचा मुक्त पुरुषसुद्धा आश्रय घेतात कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्यांचे विस्मरण कसे काय होईल या प्रेतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारी इंद्रिय आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते जे लोक त्या विषय सुखासाठी जन्ममरणाच्या बंधनातून सोडवणाऱ्या कल्पतरू स्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज इतर उद्देशाने करतात त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसवलेली असते हे नाथ आपल्या चरण कमलांचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तांची पवित्र चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निजानंद स्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही तर मग ज्यांना कालरूपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना ते सुख कसे बरे मिळू शकेल हे अनंता मला आपण ज्यांचा आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्म्या भक्तांचा संग द्या त्यांच्या संगतीमध्ये मी आपल्या गुण आणि लिलांचे कथामृत पिऊन पिऊन धुंद होऊन जाईन आणि सहजपणे या अनेक प्रकारच्या दुःखांनी पूर्ण संसार सागराच्या पैल तीराला पोहोचेन हे कमलनाभा ज्यांचे चित्त आपल्या चरण कमलांच्या सुगंधामध्ये तल्लीन झाले आहे त्या महानुभवांची जे लोक संगती करतात त्यांना आपल्याला अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्याच्याशी संबंधित पुत्र मित्र घर द्रव्य पत्नी इत्यादींची आठवणही होत नाही हे अजन्मा परमेश्वरा मी पशु वृक्ष पर्वत पक्षी सरपटणारे प्राणी देव दैत्य मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल विश्वरूपालाच फक्त जाणतो याच्या पलीकडे जे आपले परम स्वरूप आहे जेथे वाणी पोहोचू शकत नाही त्याचे मला ज्ञान नाही भगवन प्रलयकाली योगनिद्रेमध्ये स्थित असलेला जो परमपुरुष या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शशाबरोबर त्याच्याच अंगावर शयन करतो तसेच ज्याच्या नाभी समुद्रातून प्रकट झालेल्या सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमलापासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाला ते भगवंत आपणच आहात मी आपल्याला नमस्कार करतो प्रभो आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात तसेच नित्यमुक्त शुद्ध सत्वमय सर्वज्ञ परमात्म स्वरूप निर्विकार आदी पुरुष सदाश्वर संपन्न तिन्ही गुणांचे अधीश्वर आहात आपण जीवापासून सर्वथैव वेगळे आहात तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णुरूपाने विराजमान आहात आपल्या ठिकाणीच विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रकट होत असता आपण मात्र जगाचे कारण अखंड अनादी अनंत आनंदमयी निर्विकार ब्रह्मस्वरूप आहात मी आपणास शरण आलो आहे भगवन आपण परमानंद मूर्ती आहात असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राज्याधी भोगांपेक्षाही आपल्या चरण कमलांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे स्वामी असे असले तरी जशी गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला दूध पाजते आणि वाघ इत्यादीपासून त्याचा बचाव करते त्याचप्रमाणे आपण सुद्धा भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकाम जीवांच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसार भयापासून रक्षण करीत असतात मैत्रेय म्हणाली जेव्हा शुभ संकल्प असणाऱ्या बुद्धिमान ध्रुवाने याप्रमाणे देवाची स्तुती केली तेव्हा भक्त वत्सल भगवान त्याची प्रशंसा करीत म्हणाली श्री भगवान म्हणाली व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्त आहे तरी सुद्धा मी तुला ती देतो तुझे कल्याण असो बाळा ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही ज्याच्या चारी बाजूनी ग्रह नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिष चक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते ज्याप्रमाणे धान्यमळणी खुंट्याच्या चारी बाजूनी बैल फिरत असतो अवांतर कल्पांपर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो तसेच तारागणासहित धर्म अग्नी कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षिगण ज्याची प्रदक्षिणा करतात तो ध्रुवलोक मी तुला देतो येथे सुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन वनात जातील तेव्हा तू छत्तीस हजार वर्षांपर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील तुझ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारलं जाईल तेव्हा त्याची माता सुरुची पुत्र प्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करी यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे तू अनेक मोठमोठ्या दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञाने माझे पूजन करशील आणि येथे उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निज धामाला जाशील तिथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही मैत्रेय म्हणाला ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरुडध्वज त्याला आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोकी गेली प्रभूंच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीशा अप्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला विदुराने विचारली भ्रमण मायापती श्रीहरींचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यांच्या चरणकमलांच्या उपासनेमुळेच तर ते मिळते सारासार जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता मैत्रेय म्हणाली आपल्या सावत्र मातेच्या वाघबानाने ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते त्याचे स्मरण होऊन त्याने मुक्तीदात्या श्रीहरीकडे मुक्ती मागितली नाही म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चाताप झाला ध्रुव मनात म्हणू लागला सनकाधिक नैष्टिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मानंतर प्राप्त करतात ती भगवतचरणांची छाया मी सहा महिन्यातच प्राप्त केली परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो अहो मज अभाग्याचा केवढा हा मूर्खपणा मी संसारातून सोडविणाऱ्या प्रभूंच्या चरणाजवळ पोहोचून सुद्धा त्यांच्याकडे नाशवान वस्तूचीच याचना केली देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर यावे लागते म्हणून त्यांना माझी भगवत प्राप्तीरूप उच्च स्थिती सहन झाली नाही म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली त्यामुळेच तर मी दुष्टाने नारदांचे यथार्थ म्हणणे मानले नाही जरी जगामध्ये आत्म्याशिवाय दुसरा कोणी नाही तरी सुद्धा जसे झोपलेला मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळ्या मानतो त्याप्रमाणे मी सुद्धा भगवंताच्या मायेने मोहित होऊन भावालाच शत्रू मानली आणि व्यर्थ द्वेषरूपी मानसिक पिढीने जुळू लागलो ज्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे त्या विश्वात्मा श्रीहरीना तपश्चर्येने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोग निदान व्यर्थ जावे तसे व्यर्थ आहे केवढा मी अभागी संसार बंधनाचा नाश करणाऱ्या प्रभूकडे मी संसारच मागितला ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कोंडा असलेल्या तांदळाच्या कन्या मागाव्यात त्याप्रमाणे पुण्यहीन अशा मी सुद्धा आत्मानंद प्रदान करणाऱ्या श्रीहरींकडून अभिमान वाढवणारी पद मागितली मैत्रिय म्हणाली बाबा रे तुझ्याप्रमाणे जे लोक श्री मुकुंदाच्या चरण कमल रजांचे सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहते ते भगवंताकडून त्यांच्या सेवेशिवाय आपल्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ मागत नाहीत इकडे जेव्हा राजाने ऐकले की आपला पुत्र ध्रुव घरी परत येतो आहे तेव्हा त्याचा या गोष्टीवर जसा एम लोकाहून कोणी परत नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही तसाच विश्वास बसला नाही त्याने असा विचार केला की मज अभाग्याचे एवढे भाग्य कुठून असणार परंतु त्याचा देवर्षी नारदाच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो आनंदाने वेडा झाला त्याने अत्यंत प्रसन्न होऊन ही बातमी आणणाऱ्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला राजा उत्तानपादाने पुत्राचे मुख पाहण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळशे ब्राह्मण कुलातील वडील मंडळी मंत्री आणि बंधुजनांना बरोबर घेतली आणि एका उत्तम घोड्याच्या सुवर्ण जडित रथावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला त्याच्यापुढे वेदमंत्र घोष होत होता तसेच शंख दुदुंबी बासरी अशी अनेक मंगलवादी वाजत होती त्याच्या दोन्ही राण्या सुनीची आणि सुरूची सुवर्णमय अलंकाराने नटून राजकुमार उत्तमाबरोबर पालखीत बसून चालल्या होत्या ध्रुव उपवनाजवळ येऊन पोहोचला तेव्हा त्याला पाहताच राजा लगेच रथातून खाली उतरला पुत्राला पाहण्यासाठी तो पुष्कळ दिवसांपासून उत्खंठित होता त्याने लगेच पुढे होऊन प्रेमभराने निश्वास टाकीत ध्रुवाला आपल्या मिठीत घेतली कारण आता प्रभूच्या चरण स्पर्शाने ध्रुवाचे सर्व पाप बंधन नष्ट झाले होते राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती त्याने पुन्हा पुन्हा पुत्राच्या मस्तकाचे अवग्रहण केले आणि प्रेमामुळे आलेल्या थंड आसवानी त्यांना नाहू घातले त्यानंतर सज्जनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या ध्रुवाणी पित्याच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून सम्मानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केला सुरुचीने आपल्या चरणांना वंदन करणाऱ्या त्या बालकाला उठवून छातीशी धरली आणि अश्रू गदगदवाणीने चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला जसे पाणी स्वतःहून उताराकडे धावते त्याचप्रमाणे मैत्री आदी गुणांमुळे ज्याच्यावर भगवान प्रसन्न होतात त्याच्याकडे सर्व जीव ओढ घेतात इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही भरित अंतकरणाने एकमेकांना भेटली एकमेकांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिली आणि नेत्रातून वारंवार अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणाहूनही प्रिय पुत्राला मिठी मारून सगळे दुःख विसरली त्याच्या अंगाच्या स्पर्शानेच तिला मोठा आनंद झाला हे वीरवरा सुनीतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या मंगल त्या वीरमातेचे स्तन भिजून गेले आणि त्यातून वारंवार दुधाच्या धारा वाहू लागल्या त्यावेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करीत म्हणू लागली महाराणी आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता मोठ्या भाग्याने तो आता परत आला आहे हा आम्हा सगळ्यांचे दुःख दूर करील दीर्घ काळपर्यंत हा भूमंडळाचे रक्षण करील आपण निश्चितच शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या श्रीहरींची उपासना केली आहे त्यांचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान परम दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवतात अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रकट करीत होते भाऊ उत्तमासह ध्रुवाला हत्तीनेवर बसून राजाने मोठ्या हर्षाने राजधानीत प्रवेश केला त्यावेळी सर्व लोक त्यांची स्तुती करीत होते नगरामध्ये जिकडे तिकडे मगरीच्या आकाराची तोरणे बनवली होती तसेच दारांवर फुलाफळांच्या गुच्छासह केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावली होती दारादारात दिव्यासहित पाण्याचे कलश ठेवले होते ते आम्रपाने वस्त्रे फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या लढीनी सजवले होते ते नगर सुवर्ण मंडित तट महाद्वारे आणि महाल यांनी सुशोभित झाले होते तसेच त्यांची कांती विमानांच्या शिखराप्रमाणे चमकत होती नगरातील चौक राजमार्ग माड्या सडका इत्यादींची झाडलोट करून त्यावर चंदनाची पाणी शिंपडले होते आणि जिकडे तिकडे लाह्या अक्षता फुले फळे तांदूळ तसेच अन्य भेट सामग्री तयार ठेवली होती ध्रुव राजमार्गावरून चालला असता जिकडे तिकडे नगरातील सुवासिनी त्याला वात्सल्य भावाने अनेक शुभाशीर्वाद देत त्याच्यावर पांढऱ्या मोहऱ्या अक्षता दही जल दुर्वा फुले आणि फळांचा वर्षाव करीत होत्या त्यांची मनोहर कवने ऐकत ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला हे श्रेष्ठ राजभवन महामूल्यवान रत्नहाराने सजवलेले होते तिथे पित्याच्या अतिशय लाडात स्वर्गात देव राहतात तसा तो राहू लागला तेथे दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र आणि कोमल शय्या हस्तिदंती पलंग सोनेरी पडदे बहुमोल आसने आणि पुष्कळशी सोन्याची पात्रे वगैरे होती तेथील स्फटिकाने उच्च प्रतीच्या पाचूच्या भिंतीत रत्नांच्या स्त्रीमूर्तीच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते त्या महालाच्या चारुई बाजूनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उद्याने होती तिथे पक्ष्यांचा किलबिलात आणि धुंद भंग्याचा गुंजारव होत होता त्या बगीच्यामध्ये वैडूर्य रत्नांच्या पायऱ्या असलेल्या लाल निळी आणि शुभ्र कमळे उमललेल्या पुष्करणी होत्या त्यात हंस कारंडव चक्रवाक आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते राजर्षी उत्तानपादाने आपल्या पुत्राच्या अद्भुत प्रभावाची गोष्ट नारदाकडून आधीच ऐकली होती आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला मोठी आश्चर्य वाटले ध्रुव आता तरुण झाला आहे आमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहत आहे तसेच प्रजेचेही त्याच्यावर प्रेम आहे असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः आपली वृद्धावस्था आलेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये गेला या ठिकाणी नववा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू